श्रीधर स्वामी कृत श्री हरिविजय अध्याय आठवा राधाकृष्ण प्रेम कृष्ण लीला श्री महा आपल्या मुलाच्या द्वाडपणावर उपाय म्हणून यशोदेला संकष्ट चतुर्थी व्रत करायला एका गोपीने सांगितले तिने ते व्रत केले कृष्णाने त्या दिवशी एकही खोडी केली नाही यशोदेला वाटले खरेच गजानन पावलाच म्हणायचा दुसऱ्या संकष्ट चतुर्थीला तिने एकवीस लाडवांचा नैवेद्य दाखवला मोदकही भरपूर केले होते लाडू आणि मोदक तिने एका बाजूस ठेवले होते मला भूक लागली लाडू खायला दे असे म्हणून कृष्ण हट्ट धरून बसला यशोदा म्हणाली आधी देवाला नैवेद्य आणि मग तुला लाडू त्याला तिने दटावून गप्प बसवले जरा वेळाने ती पूजेचे साहित्य आणण्यास दुसऱ्या दालनात गेली तेवढ्यात कृष्ण देवाऱ्यात शिरला आणि मोठे रूप धारण करून त्याने सर्व लाडू आणि मोदक फस्त केले टोपली देवाऱ्यावर उपडी टाकली यशोदा आली पाहते तो रिकामी टोपली देवाऱ्यावर पडलेली कृष्णा एवढा नैवेद्य कोठे रे गेला तुझेच काहीतरी कार्यस्थान दिसते कृष्ण म्हणाला माझ्यावर कशाला आळ घेतेस खरे सांगू का तू गेलीस आणि येथे मोठ्या उंदरावर बसून गणेश देवाला खूप मोठे पोट होते त्याचे मला तर भीतीच वाटली त्याने सगळे लाडू आणि मोदक सोंडेने तोंडात टाकले इथे मला भूक लागली आहे पण त्याने मला एकसुद्धा लाडू दिला नाही यशोदेला काही हे पटले नाही तिने त्याच्यावर आळ घेतला आणि तोंड उघडून दाखवायला सांगितले आई मारेल या भीतीने त्याने तोंड उघडले तो काय यशोदेला त्याच्या मुखात सर्व देवता आणि सप्त लोक दिसले गणपतीही त्यात होला तिला भास झाला गणपती बोलत आहे यशोदे कृष्ण हाच विष्णू आहे आम्ही त्याचे सर्व देव सेवक आहोत तू ह्याची सेवा कर ह्यालाच भरव म्हणजे सर्व देव संतुष्ट होतील तिचे देहभान हरपले समाधी लागली मग भानावर आली समोर कृष्ण दिसला भूक भूक करत होता तिला अत्यानंद झाला भावावस्थेत ती थरथर कापू लागली आनंदाश्रू ओसंडू लागले तिने कृष्णाला उचलले आणि भरविले देवाला खरा नैवेद्य हात झाला एकदा कृष्ण आणि बलराम बाहेर खेळत होते कृष्णाने माती खाल्ली बलरामाने यशोदेला येऊन ते सांगितले हातात छडी घेऊन यशोदा अंगणात गेली कृष्णाला दरडावून म्हणाली मार पाहिजे का आता माती खाल्लीस ना तोंड उघडून दाखव मार चुकवीत कृष्ण म्हणाला दादा उगाचा आळ घेतो मी मुळीच माती खाल्ली नाही बघ असे म्हणून त्याने आपले तोंड उघडले तेव्हा पुन्हा तिला त्याच्या मुखात सारे विश्व दिसले तिला कसलेच भान उरले नाही तटस्थ होऊन ती मायेचा विलास पाहत राहिली कुठली छडे आणि कुठला मार कृष्ण स्फटिक भूमीत पडलेले स्वतःचे प्रतिबिंब काढून मागायचा ते कसे काढू देणार थोपटून निजवावे तर मुळीच निजत नसे राधा म्हणून एक गोपी होती तिच्याजवळ मात्र चांगला राहायचा राधा म्हणजे आराधना राधा म्हणजे भक्ती वैष्णवांची ती खरी गुरु होय कृष्णाला घेऊन ती झोपाळ्यावर बसे झोके देई त्यावेळी तिच्या भक्तीमुळे कृष्ण पुरुषोत्तमाचे रूप घेई तो लहान मूल राहत नसे विष्णूचे साक्षात रूप तिला दिसत असे ती त्याच्याशी अंतःकरणाने मिसळून जाई तिच्या सर्व इच्छा व कामना त्याच्या चरणी विलीन झालेल्या होत्या झोपाळ्यावर बसताना तिने दाराला आतून कडी लावून घेतली होती बाहेरून तिचा पती अनय हा आला आणि जोरजोरात कडी वाजवू लागला राधेसाठी विष्णुरूप झालेला कृष्ण पुन्हा बालरूप झाला राधा भानावर आली कडी उघडून तिने पतीला आत घेतले अनय राधेला म्हणाला राधे कृष्ण तुझ्याजवळ रमतो नाही का तू एकटीच असतेस त्याला रोज घरी आणीत जा आई आणि मी कामात गुंतलेला असतो तुला तेवढाच विरंगुळा होईल त्यानेही कृष्णाला उचलून घेतले त्याचे कौतुक केले व राधेजवळ परत दिले तेव्हापासून रोज राधा कृष्णाला खेळवण्यासाठी घरी येऊन घरी घेऊन येऊ लागली रोज तो तिच्यासाठी प्रौढ रूप धारण करीत असे होता होता कुणाला तरी हे रहस्य कळले इकडे राधेला कृष्णाच्या चैन पडत नसे आणि कृष्णाला राधेचे वेळच लागले होते राधा आपल्या मैत्रिणीजवळ आपल्या भावावस्थेतील गोष्टी सांगेल त्याही शृंगारिक होत्या सगळ्यांना हे अनुचित वाटले राधेच्या सासूने राधेला आणि यशोदेने कृष्णाला एकमेकांना भेटायची बंदीच केली गोकुळात राधेची दुष्क दुष्की दुष्कीर्ती झाली तिला कृष्णाचा विरह सहन होईना अन्नपाणी गोड लागेना सासू तिला कधी कधी कोंडून ठेवी राधा रडत बसे ती दागिने घालीनाशी झाली फुलांचा दुस्वास करू लागली रात्र रात्र जागून काढी कृष्णाच्या आठवणी काढून कुढत बसे न पतीशी बोलणे न सासूशी तिची तळमळ काय ती तिलाच माहीत एकदा काय झाले ती नंदाच्या घरासमोरून चालली चालली होती कृष्णाला ती दिसली तिला तो दिसला कृष्ण त्यावेळी गायीची धार काढत होता एका गायीची धार काढून झाली होती राधेकडे पाहता पाहता कृष्ण चुकून चरवी घेऊन बैलाखाली जाऊन बसला राधासुद्धा डोक्यावर घडा घेऊन तटस्थ राहिली तेवढ्यात यशोदा आली तिने दोघांची अवस्था पाहिली राधेला घालवून दिले कृष्णाला विचारले हे काय चालले कृष्णाने पाहिले आणि वेळ मारून नेली म्हणाला आई बहुतेक तुझा एखादा नवस चुकला असावा गायीची अचळे जाऊन नुसतीच कास कशी राहिली यशोदेने त्याचे बकोटी धरली आणि त्याला गायीखाली नेऊन बसवले एकदा कृष्ण रस्त्याने जात होता राधेला तो दिसला तिला त्यावेळी ताक करायचे होते पण भान कुठले रिकाम्या घाटात रवी घालून ती फिरवू लागली सासूने विचारले काय घुसळते आहे तेव्हा भानावर आली आणि म्हणाली रागावू नका घडा पक्का आहे की नाही ते पाहत होते त्यावर सासू काय बोलणार खरेच कुटुंबातल्या एखाद्याला भगवंताचे वेळ लागले की इतरांची परिस्थिती फार बिकट होते काय करावे ते त्यांना कळतच नाही सासूने कृष्णाला पाहिले आणि घालवून दिले तिला वाकुलं दाखवीत तो निघून गेला एकदा काय झाले राधा यमुनेवर गेली होती कृष्ण तिथे एकटाच होता त्याला पाहताच ती धावत गेली आणि त्याला बिलगली मनाचे सारे बांध तोडून ती हमसाहमशी रडू लागली त्याला पोटाशी धरून निर्वाणीचे बोलू लागली कृष्णा मी या यमुनेत आता जीव देणार तुझ्याशिवाय मी आता जगू शकत नाही तू माझ्या संसाराचा विचका करून टाकलास काय तुझी ही करणी माझे नाव तूच बुडवलेस तुझ्यासाठी लोकलज्जा गुंडाळून ठेवली आता मी जगू शकणार नाही कृष्ण तिची समजून घालीत होता तेवढ्यात यशोदा कृष्णाचा शोध घेत तेथे आली राधेला कृष्ण बिलगून बसला होता नदी तीरावर दुसरे कोणीच नव्हते यशोदा पाहतच राहिली मग भानावर येऊन तिने विचारले तुम्ही दोघे इथे काय करता यावेळी या अवेळी तेव्हा कृष्णाने पटकन उत्तर दिले या राधेने माझा चेंडू पळवून आणला आहे तो ती देत नाही म्हणून मी झगडत होतं हे ऐकून राधासुद्धा चकित झाली तेवढ्यात कृष्णाने आपल्या मायाशक्तीने चमत्कार केला राधेच्या वस्त्रांना त्याने हिसका दिला तो त्याचा चेंडू जमिनीवर पडला राधा थक्क झाली यशोदेला सारे पटले होते कृष्णाला उचलून घेऊन ती परत आली येताना म्हणाली स्वतःच माझ्या मुलाच्या खोड्या काढतात आणि माझ्या मुलावर आळ घेतात भक्ताची लाज राखण्यासाठी भगवंत स्वतः दुसराच आळ भक्तावर घेतो तो पहा या प्रभूची लीला विचित्र आहे राधा हीच शक्ती शची होय विष्णूने तिच्या भक्तीने संतुष्ट होऊन कृष्णावतारात तिला आपले नितांत प्रेम दिले होते एकदा यशोदेने कृष्णाला घरातच थांबवून ठेवले कृष्णा तुझ्यावर चोरीचा आळ घेतात त्या गोपी आज येऊ देत तू इथेच आहेस असे दिसले की बसतील गप कृष्णाने ते एकदम मान्य केले पण झाला प्रकार भलतात एका गोपीने आपल्या घरी लोणी चोरताना कृष्णाला पकडले तो मुद्दामच सापडला होता कारण त्याला आणखीनच एक लीला दाखवायचे मनात होते त्याला धरून ती यशोदेकडे तरातरा चालत आली पण वाटेत तिला काय दिसले प्रत्येक घरातून गोपी कृष्णाला घेऊन यशोदेजवळ त्याच्या खोड्याबद्दल गाराणे सांगायला निघालेली साऱ्याजणी जणी थक्क पण धीर करून सर्व कृष्णानं घेऊन यशोदेकडे आल्याच तेथे पाहतात तो यशोदेजवळ कृष्ण अगदी साळसूतपणे बसलेला त्यांना दिसला सर्वजणींना अशी काही प्रेम भावावस्था आली की त्यांचे भानच हरपले त्यांना सर्वच हरिमय झाले पहावे तिकडे लोणी हातात घेऊन खाणारा बाळकृष्ण दिसू लागला आणि नंतर तर प्रत्येकीला तो वेगवेगळ्या खोड्या करताना दिसू लागला यशोदेचे हे वान सुटले हरीने अगटीत मायाच दाखवली साऱ्या कठीण व्रताने जो प्राप्त होत नाही तो त्या रुजुमनाच्या गोपीसाठी बालरूप घेऊन अनेक प्रकारे क्रीडा करीत होता पुन्हा गोपी पाहतात तो यशोदेजवळ एकटा कृष्ण बसलेला आहे आणि आपण सगळ्याजणी उगीच हात हलवीत आलो असे दिसले काय करणार आता मनच कृष्णमय झालेल्या त्या गोपी परत गेल्या कृष्ण हसत होता आणि यशोदा प्रेमाने अश्रुमोचन करीत होती अध्याय आठवा समाप्त श्रीकृष्णार्पणमस्तू